स्वप्नात प्रिया तुझ काय दिसे स्वप्ना आनंदाची पाझर थटले आनंदाचे पाझर थटले मिटलेल्या नयनात प्रिया तुझ काय दिसे स्वप्न पाठवण तुलान उरमी तुझी पाठवण मी तर झाले तुला समर्पण मी तर झाले नवकी थर थर एक होतसे नवकी थर थर दिसण्यावा